सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे विनाशाय श्रीकृष्णा कृत्यम् द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतयातरवो विनेदु तं सर्वभू मुनिमान मुनिमानतोऽस्मि वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने लोकाभिरामं रणरङ्गधी विनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासम् ततो जयमुदीरये नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्द मीशमानन्दिवल्लभं गोपालकृष्णव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जो महाराज की श्रीमद्भागवत भगवान की जय कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी સર્વની રામ કૃષ્ણ હરે જય જય રામ કૃષ્ણ હરે કૃષ્ણ હરિ જય જય રામ કૃષ્ણ રામ કૃષ્ણ હરિ જય જય રામ કૃષ્ણ હરિ રામ કૃષ્ણ હરિ જય हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि गोपाल कृष्ण भगवान की जय जय जय श्री राधेश ओम नमो भगवते वासुदेवाय श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः कुमारा उचुः ये पाप्रकृतस्तु सर्वदा सदा दुराचाररता विमार्गगाः क्रोधाग्निदग्धा कुटिलाश्चकामिनः सप्ताहयज्ञेन कल कलौ पुनंती ते भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने परमपूज्य परमहंस परिव्राजकाचार्य मस्तराम बाबा यांच्या कृपाशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावनतीरावर साक्षात संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरा यांच्या या नगरीमध्ये अनेक महापुरुषांच्या सहवासामध्ये भगवान परमात्म्याची वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ या ठिकाणी आपण प्रारंभ केलेला आहे श्रीमद भागवताचं काय महात्म्य आहे त्या महात्म्याचं चिंतन आपण सकाळच्या सत्रामध्ये केलं साक्षात भगवान परमात्म्याची वाङ्मय प्रतिमूर्ती म्हणजे श्रीमद भागवत आहे श्रीमद भागवताच्या सर्वनाने ज्ञान भक्ती आणि वैराग्य या तिन्हीची सुद्धा सहज सुलभगत्या प्राप्ती होते आणि म्हणून याकरिता भक्तीची कथा सांगितली भक्ती ज्ञान आणि वैराग्य केवळ श्रीमद भागवताचं श्रवण श्रीमद भागवताच्या महात्म्याचं श्रवण केल्यामुळे परिपुष्ट झाले आनंदाने नाचू लागले म्हणून आपणही जर भागवताचं श्रवण केलं तर आपल्याला सुद्धा भक्ती ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होईल आपल्या जीवनामध्ये असलेली भक्ती आहे हे आनंदाने नृत्य करीन आपलंही जीवन आनंदी होईल आणि आपल्याबरोबर सर्वांचं जीवन आनंदी होईल हा भागवताचा महिमा सांगत असतानाच सनत कुमार नारद महर्षींना आणखी या भागवताचं महात्म्य सांगू लागले नैमिषारण्यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार शौनक ऋषी त्यांना सूत महाराज उपदेश करतात आणि तोच उपदेश सूत महाराज शौनक ऋषींना जो उपदेश करतात त्या उपदेशाचाच भाग म्हणून सनत कुमार नारद महर्षींना हे भागवताचं महात्म्य सांगत आहेत श्रीमद भागवतामध्ये अनेक चरित्र आलेली आहेत काही इतिहास सांगितलेले आहेत काही घटना सांगितलेल्या आहेत काही ठिकाणी स्तुती आलेली आहे काही ठिकाणी गीत आलेलं आहे स्तुती गीत इतिहास या सर्वांच्या माध्यमातून श्रीमद भागवतामध्ये सुंदर प्रकारचा उपदेश केलेला आहे सर्वच उपदेश सर्वांना पटत नाही काहींना इतिहास सांगावा लागतो काहींना घटना सांगावे लागतात काहींना अनुभव सांगावे लागतात आणि म्हणून येन केन प्रकाराने सर्वांची भगवान परमात्म्याकडे प्रवृत्ती होईल याकरिता भागवतामध्ये अनेक चरित्र आलेली आहे भक्तांची चरित्र सांगितली काही अभक्तांची सुद्धा चरित्र सांगितली भक्तांची चरित्र कशा करता सांगितली की त्यांनी आपल्या जीवनामध्ये भगवत भक्ती कशी केली त्यांच्याही जीवनामध्ये अनेक अडचणी आल्या प्रतिबंध निर्माण झाले परंतु त्या प्रतिबंधावर त्यांनी मात कशा प्रकारे केली हे आपल्याला कळावं म्हणून भक्तांची चरित्र सांगितली अभक्तांचीही चरित्र सांगितली जो वाईट वागतो जो दुराचार करतो त्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारे दुर्गती प्राप्त होते हे आपल्याला कळावं म्हणून काही अभक्तांची चरित्र सांगितले किती जरी दुराचारी असला किती जरी पापी मनुष्य असला तरी सुद्धा त्याचाही उद्धार ही श्रीमद भागवत कथा कशी करते याकरिता एक गोकर्ण आख्यान नावाचं आख्यान या ठिकाणी सांगितलं महापुरुषांनी असं चिंतन केलं आहे हे संपूर्ण भागवत हे मंत्रमय आहे भागवतामध्ये आलेलं प्रत्येक आख्यान त्याचा दैविक भौतिक आणि आध्यात्मिक प्रकारचा फायदा आहे केवळ मंत्रांचं अनुष्ठान जरी आपण केलं आपल्या कानावर जरी मंत्र पडले तरी मंत्रामध्ये भागवतामध्ये अशी शक्ती ठेवलेली आहे की आपल्या जीवनामध्ये जर काही प्रतिबंध असतील पूर्वजांचं एखादं कर्म आपल्याकडून करायचं राहून गेलेलं असेल किंवा विधिवत आत्ता आपल्याकडून एखादं कर्म व्यवस्थित घडलं नसेल आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये वारंवार काही प्रतिबंध येतात आजार येतात उत्कर्ष होत नाही त्याकरिता सुद्धा हे भागवत मंत्रमय असल्यामुळे या भागवताचं पठन साधू संतांनी सांगितलेलं आहे म्हणजे भौतिक दैविक आणि आध्यात्मिक तिन्ही प्रकारची उन्नती करून देणारं हे श्रीमद भागवत आहे आणि म्हणून याकरता एक इतिहास या ठिकाणी सांगितला किती जरी दुराचारी मनुष्य असला तरी त्याचाही उद्धार या भागवत श्रवणाने होतो ज्याप्रमाणे भगवान परमात्म्याने श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे अपिच्चेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरे वस्स मंतव्य सम्यक व्यवसितो हि सह तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमचे अवधारी जैसा बुडाला महापुरी न मरतो निघाला किती जरी दुराचारी जीव असला <clears throat> आणि तो जर सत्संगामध्ये आला त्याचाही उद्धार होतो याकरिता इतिहास सांगितला आणि तो इतिहास या ठिकाणी सूत महाराज शौनक ऋषींना सांगतात तोच इतिहास सनतकुमार नारद महर्षींना सांगतात अत्र ते कीर्तयिष्याम इतिहासं पुरातनं श्रवण मात्रेण पापहानी प्रजायते जो ऐकल्यानंतर मनुष्याच्या पापाची निवृत्ती होते आत्मदेव पुरे तस्मिन सर्व वेदविशारदा स्रौतस्मार्तेषु निष्णातो द्वितीय इव भास्कराः आपण नेहमी भागवत ऐकतो त्यामुळे कथेचा अधिक विस्तार न करता त्यातलं सार आपल्याला पाहायचं आहे तुंगभद्रा नदीच्या किनारी आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहतो सर्व वेद विशारदा असं त्यांचं वर्णन केलं आहे स्रौत स्मार्त कर्णामध्ये तो निष्णात आहे या आत्मदेव ब्राह्मणाला हा ग्रहस्थाश्रमी आहे पत्नी जी प्राप्त झालेली आहे ती मात्र याच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे असं वर्णन केलं आहे तिचं वर्णन करताना तिचं नाव सांगितलंय धुंदुली आहे कशी तर तिचा स्वभाव सांगितला स्ववाक्य स्थापिता नित्यम आपलंच म्हणणं खरं करणारी आहे काही लोकांना आपलंच म्हणणं खरं करायची सवय लागलेली असते जो खूप अभिमानी आहे तो दुसऱ्याचं ऐकून घ्यायला तयार नसतो स्वतःचंच मत खरं आहे असं मानत असतो माणसाने सर्वांचं ऐकून घ्यावं आणखीन काही अवगुण तिच्यामध्ये सांगितले लोक वार्ता रता क्रूरा प्रायशो बहुजल्प जल्पिका ही स्त्री असून सुद्धा तिला गप्पा गोष्टी करायला खूप आवडतं लोक रता प्रायशो बहुजल्पिका खूप बोलणारी आहे मनुष्याने जास्त बोलू नये असं वर्णन केलं आहे कामापुरतंच बोलावं स्वामी अखंडानंदांचं वाक्य आहे जो आदमी ज्यादा बोलता आहे वो अपने दुश्मन बना लेता आहे काय वाक्य आहे जो आदमी ज़्यादा बोलता आहे वो आपने दुश्मन बना लेता आहे तुम्ही म्हणाल मग सगळ्यात जास्त तुम्हीच बोलता हे बोलणं वेगळं आहे कीर्तनातलं प्रवचनातलं बोलणं वेगळं आहे पण एरवी आपण जर जास्त बोलू लागलो कारण जास्त बोलायचं म्हटलं की कोणाची तरी स्तुती करावी लागते कोणाची तरी निंदा करावी लागते आणि त्या निंदा स्तुतीमधूनच रागद्वेष निर्माण होत असतात म्हणून माणसाने बोलण्यावर मर्यादा ठेवली पाहिजे ज्ञानोबाराय म्हणतात साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे ही मात्र बहुजल्पिका सांगितली सर्व काही अनुकूल असताना सुद्धा या आत्मदेव ब्राह्मणाच्या जीवनामध्ये संसारामध्ये एक न्यूनता आहे अपूर्णता आहे संसार म्हटलं की तो कधीच परिपूर्ण नसतो डोंगरेजी महाराज असं म्हणायचे संसार जिसको मिला है वो अपूर्ण ही मिला है कोणाचाच संसार कधी परिपूर्ण नसतो संसार जर परिपूर्ण असता तर परमार्थ करण्याची गरजच राहिली नसती भगवान परमात्म्याने हा संसार अपूर्ण एवढ्याच करता ठेवलेला आहे की जीवाला भगवान परमात्म्याची आठवण व्हावी आत्मदेव ब्राह्मणाच्याही जीवनामध्ये एक न्यूनता आहे पती पत्नी जर विचारी असतील सत्संगी असतील कसलंही दुःख आलं तरी ते पचू शकतात परंतु दोघांचे विचार जर समान नसतील तर मग दाम्पत्य जीवनामध्ये खूप दुःख निर्माण होतं आत्मदेव ब्राह्मणाला संतती नव्हती तो विचारी असल्यामुळे तो मात्र समाधानी राहायचा पण पत्नी अविचारी असल्यामुळे ती त्याला टोचून बोलायची अनेक प्रकारचे प्रयत्न केले वैद्य मांत्रिक डॉक्टर सर्व काही झालं पण आत्मदेवाला संतती प्राप्त झाली नाही मनुष्याच्या जीवनामध्ये ज्ञान नसेल सत्संग नसेल आपल्याकडे जे नाही त्याच्यामध्ये मनुष्य सुख मानायला लागतो वास्तविक पाहता मनुष्याने आपल्याकडे जे आहे देवाने जसं आपल्याला ठेवलेलं असेल त्यामध्ये समाधानी राहिलं पाहिजे ठेविले ठेविले आनंदी तैसे झिरा ठेविले तैसे जीव पृथ्वी अनन्ते तैसे जीव ठेविले अनन्ते तैसे चिर ठेविले अनन्ते तैसे चिर विले अनन्ते मनामध्ये समाधानी राहणं याच्यासारखी श्रेष्ठ भक्ती कोणती नाही आणि म्हणून हा आत्मदेव समाधानी राहण्याचा प्रयत्न करत होता पण धुंदुली मात्र त्याला समाधानी राहू देत नव्हती कधी कधी मनुष्याला संगतीमुळे दुःख भोगावं लागतं म्हणून असं म्हटलेलं आहे सुसंगती कुसंगती आणि विसंगती मनुष्याच्या जीवता जीवनामध्ये सुसंगती असावी कुसंगती असूच नाही आणि विसंगती सुद्धा असू नये खूप दुःख झालं आणि मग अशा वेळेस मनुष्य सत्संग जर नसेल तर काय करील सांगता येत नाही तो आत्मदेव जो होता त्याला असं वाटायला लागलं खूप आपल्याला दुःख झालं आपल्यासारखा जगामध्ये कोणीही दुःखी नाही म्हणून आत्महत्या करण्याचा त्याने विचार केला आत्महत्या करण्याकरता वनामध्ये गेला आत्महत्या करणार सरोवरामध्ये आपला देहत्याग करणार त्या सरोवराच्या काठावर एका झाडाखाली बसलेले एक साधू त्याने पाहिले जाता जाता या साधूंचं दर्शन करू आणि मग देहत्याग करू म्हणून साधूकडे गेला साधू संतांचा स्वभाव असतो दुसऱ्याचं दुःख विचारणं आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानणं दुसऱ्याचं दुःख निवृत्त करणं संतांनी त्याला विचारलं तू उदास का काय तुला दुःख आहे मग मात्र त्याने दुःखाचा पाडा वाचायला सुरुवात केली माझ्यासारखा या जगामध्ये कोणीही दुःखी नाही कारण मला संतती नाही दिग्जीवित प्रजाहीनं दिग्रह प्रजा विना चानपत्यस्य धिक्कूलं संततीं विना तो म्हणायला लागला मला तर संतती नाही माझ्या गाय गोठ्यामध्ये ज्या गायी आहेत त्यांनाही वासरं होत नाहीत माझ्या दरवाजावर जे वृक्ष आहेत त्यांनाही फुलं फळं येत नाहीत एवढा का मी पापी आहे एवढा का मी दुराचारी आहे साधू हसत हसत त्याच्याकडे बोलायला लागले म्हणायला लागले हे बघ वास्तविक पाहता तुझ्या जीवनामध्ये तू विनाकारण दुःख करतोयस मनुष्याच्या जीवनामध्ये बाह्य परिस्थितीही त्याला दुःख देत नसून त्याचं मनच त्याला दुःख देत असतं खरं पाहायला गेलं तर मनुष्याचं अज्ञान हेच त्याच्या दुःखाचं खरं कारण आहे मुंच्या ज्ञानम प्रजारूपम बलिष्ठा कर मनोगतीही विवेकम तु समासाद्य त्यज संसार वासना मुंच अज्ञानम प्रजारूपम सुखदुःख मनुष्याला इतर पदार्थ देत नाहीत तर मनुष्याचं अज्ञान त्याला सुखदुःख देत असतं अनुकूल प्रतिकूल भावना त्याला सुखदुःख देत असतात सुखदुःख जे आहे हे काल्पनिक आहे मनानेच केलेली एक कल्पना आहे एखाद्या गोष्टीपासून आपल्याला झालेलं दुःख कायम टिकत नाही एखादी आपली आवडती व्यक्ती गेली त्या दिवशी आपल्याला जेवढं दुःख होतं ते एक आठवड्यानंतर होतं का हो? होत नाही एक महिन्यानंतर होत नाही एक वर्षानंतर मनुष्य विसरून सुद्धा जातो याचा अर्थ आहे तेवढ्यापुरतं त्या दिवशी तुमची वृत्ती त्या प्रतिकूल भावनेने तदाकार झाली आणि तुम्हाला दुःख झालं आणि म्हणून मनुष्याने जर जीवनामध्ये थोडासा विवेक ठेवला विचार केला तर त्याच्या जीवनामध्ये असलेली अनेक दुःख निवृत्त झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून सांगितलं विवेकम तुम विवेकम तू समासाध्य तेज संसार वासना ही वासनाच मनुष्याला दुःख देते आसक्तीच मनुष्याला दुःख देते अरे बाबा सगर राजाला साठ हजार मुलं होती त्यालाही दुःख भोगावं लागलं असं काही नाही मुलगा असेल तरच दुःख सुख आणि मुलगा नसेल तर दुःख हे समजून सांगायला सुरुवात केली परंतु उपदेश ऐकण्याकरता सुद्धा एक वेळ यावी लागते सर्वांनाच सर्व वेळेस सर्व उपदेश पटत नसतो त्याला काही तो उपदेश पटला नाही तो म्हटला तुम्हाला जर मला संतती देता येत असेल तर द्या नाही तर तुमच्या समोरच मी देहत्याग करतो साधूला दया आली साधू विचार करायला लागले आज माझ्यासमोर हा देहत्याग करायला तयार झाला आहे दयाळू होते कृपाळू होते आणि सिद्ध होते सिद्ध मनुष्याकडे शक्ती असते त्यांनी आपल्या कमंडोलोमध्ये हात घातला आणि एक फळ घेतलं आणि त्याच्या हातावर ठेवलं जा हे तुझ्या घरी घेऊन जा तुझ्या पत्नीला खायला दे तिला काही मी नियम सांगतो ते नियम पालन करायला सांग तुला एक सुंदर मुलगा होईल फळामध्ये शक्ती नसते साधू संत ज्यावेळेस आपल्याला प्रसाद देत असतात तो केवळ प्रसाद नसतो त्या प्रसादाच्या मागे त्या साधूच्या तपाची शक्ती काम करत असते संकल्पामध्ये शक्ती असते ज्याच्या मनामध्ये कमीत कमी संकल्प असतात त्याच्या संकल्पाला धार आलेली असते आणि त्याने केलेला संकल्प एका जागेवरून बसून जरी त्याने संकल्प केला या असं असं व्हावं ते लगेच घडायला लागतं अखंडानंद स्वामींनी गोष्ट लिहिली म्हटले आमच्या गावाच्या बाजूला एक बाबा राहायचे कोणी मनुष्य गेला त्यांच्याकडे गेल्यानंतर म्हणायला लागला बाबा माझं पोट खूप दुखतंय एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचे ते बसलेले असायचे चटईवर त्या चटईची एक काडी मोडायचे म्हणायचे ह्या पाण्यामध्ये ही काडी टाक आणि पाणी पिऊन घे तुझं पोट राहील आणि खरोखर लोकांचं पोट राहायचं ते म्हटले मी त्या बाबांच्याकडे गेलो बाबांना विचारलं बाबा या काडीमध्ये कसे काय औषधी शक्ती आहे ते हसत हसत म्हटले बेटा या काडीमध्ये शक्ती नाही तसं पाहायला गेलं तर शक्ती सर्वच ठिकाणी आहे ह्या संपूर्ण सृष्टी जी आहे ही शक्तीनेच बनलेली आहे चैतन्य सर्व ठिकाणी आहे पण त्याच्यामध्ये असलेली सुप्त शक्ती जागृत करण्याकरता माझा संकल्प काम करतो म्हणून संकल्पामध्ये फार मोठी शक्ती असते आपल्या जीवनामध्ये कमीत कमी एक तरी व्यक्ती अशी असावी की जे आपल्याकरता चांगले संकल्प करी आपले आईवडील असतील आपले गुरु असतील कोणी असतील पण ते आपल्याकरता चांगले संकल्प करावेत याचं चांगलं व्हावं आणि तसं आपण आचरण ठेवावं ऋषींनी फळ दिलं साधूंनी फळ दिलं आनंद झाला आनंदाने नाचत नाचत घरी आला आणि फळ आपल्या पत्नीच्या हातावर ठेवलं पत्नी जी होती तिचं नाव आहे धुंदुली धुंदुली म्हणजे तर्क कुतर्क करणारी बुद्धी तिला नियम सांगितले हे तू फळ खा तुला निश्चित मुलगा होईल असं सांगितलं परंतु तिने मात्र ते फळ खाल्लं नाही कारण तिच्या अंतकरणामध्ये श्रद्धा नाही तिच्या अंतकरणामध्ये विश्वास नाही श्रद्धेला आणि विश्वासाला फळ प्राप्त होत असतं तर्क कुतर्क करू लागली आणि नियम म्हटल्यानंतर तर मग मात्र तिच्या भोवया उंचच झाल्या ते म्हटले बाकी सगळं काही सांगा तर नियम काही सांगू नका आणि त्यातल्या त्यात खाण्याचा आणि पिण्याचा नियम तर अजिबात सांगू नका एक वेळा जेवायचं थोडंच जेवायचं हे असले नियम आम्हाला सांगू नका बाकी दुसरे काही नियम सांगा जे आम्हाला अनुकूल आहेत तिने ऐकलं नाही खोटं खोटं सांगितलं जा मी खाते फळ पती निघून गेल्यानंतर विचार करायला लागले काय करायचं या फळाचं तिची बहीण आली तिचा सल्ला घेतला ती बहीण होती ती सुद्धा तिच्यासारखी दुष्ट बुद्धीची होती ती म्हटली अगं माझ्याकडे मुलं भरपूर आहेत आता मला मुलगा होणार आहे पण पैसे नाहीत तुझ्याकडे पैसे भरपूर आहेत पण तुला संतती नाही एक काम कर तू गर्भवती असल्याचं खोटं नाटक कर मला मुलगा झाल्यानंतर मी तुला आणून देते त्याच्या मोबदल्यात तू मला काही पैसे दे त्याप्रमाणे तिने केलं तिला मुलगा झाल्यानंतर इकडे आणून दिला हिने खोटं खोटंच सगळ्या जगाला दाखवलं मला मुलगा झाला आत्मदेव आनंदाने नाचू लागला पण त्या फळाचं काय करायचं परीक्षा म्हणून ते फळ गाईला खाऊ घातलं योगायोगाने इकडे हिला मुलगा झाला तिकडे त्या गाईला सुद्धा एक सुंदर असा मुलगा झाला गाईला झालेल्या मुलाचे कान जे होते ते गोकर्णात ते कान जे होते गाईसारखे होते आणि बाकी शरीर माणसासारखं होतं म्हणून गायीच्या मुलाचं नाव गोकर्ण ठेवलं तिला विचारलं का गं गाईला कसा काय मुलगा झाला ती म्हटली अहो फळ मी खाल्लं आणि साल गाईला खाऊ घातली होती असं खोटं खोटं सांगितलं एकदा मनुष्य खोटं बोलायला लागला एक खोटं लपवण्याकरता अनेक खोटं बोलत असतं गाईला झालेला मुलगा साधूचा प्रसाद होता म्हणून तो मात्र पंडित झाला ज्ञानी झाला आणि या धुंदुलीला जो प्राप्त झालेला मुलगा होता तो मात्र दुराचारी निघाला गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखला स्नान शौच क्रिया हीनो दुर्भक्षी वर्धिता क्रोध करणारा काही खाणारा काही पिणारा असा पुत्र त्या ठिकाणी प्राप्त झाला त्याचं नाव ठेवत असताना ती म्हटली माझ्या नावावरून याचं नाव नाव ठेवायचं म्हणून त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी ती म्हटली माझं नाव धुंदुली तर याचं नाव धुंदुकारी ठेवा गोकर्ण आणि धुंदुकारी दोघेही मोठे झाले गोकर्ण पंडित झाला ज्ञानी झाला आणि धुंदुकारी मात्र दुराचारी झाला दुष्ट झाला सर्व लोकांना त्रास देऊ लागला आई वडिलांना सुद्धा मारहाण करू लागला शेवटी त्याच्या मारहाणीला त्रासाला कंटाळून उद्विग्न झालेले आत्मदेव पुन्हा एकदा डोक्याला हात लावून बसले पहिले रडत होते मला मुलगा नाही म्हणून आता आत्मदेव रडायला लागले असला दुष्ट मुलगा मला का बरं झाला आणि अशा वेळेस गोकर्ण नावाचा तो जो मुलगा होता दुसरा जो गाईच्या प्रसादापासून साधूच्या प्रसादापासून प्राप्त झालेला होता तो या आत्मदेवाजवळ आला आणि म्हणू लागला बाबा तुम्ही का रडतास असार खलु संसारो दुःखरूपी विमोहक कश्य धनम कश्य स्नेहवान ज्वलते अनिशम गोकर्ण म्हणतो हा संसार असार आहे अत्यंत दुःखरूप आहे मोहात पाडणार आहे कोणाचा पुत्र कोणाचे धन आसक्ती असलेला मनुष्य रात्रंदिवस दुःखाने जळत राहतो हा माझा पुत्र आहे या अज्ञानाचा त्याग करा मोहामुळे नरक प्राप्ती होते हे शरीर तर नाहीशेच होणार आहे म्हणून सर्व संगत परित्याग करून वनामध्ये निघून जा उपदेश करायला लागला तो म्हणतो अरे मला काहीच कळत नाही माझी बुद्धी जड झालेली आहे असं म्हटल्यानंतर गोकर्णाने आपल्या पित्याला उपदेश करायला सुरुवात केली याला गोकर्ण गीता असं म्हटलेलं आहे आपल्या वडिलांना उपदेश कर, कर, करायला हा लागलेला आहे असं म्हटलेलं आहे उपदेश आपण कोणाकडून सुद्धा ग्रहण करावा लौकिक उपदेश नये जाऊ पात्रावरी कवटीसार नारळी उपदेश तो भलत्या हाती झाला चित्ती धरावा आज गोकर्ण उपदेश करतात आपल्या वडिलांना सांगतात मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला दुःख का होतं तर दुःखाचं कारण सांगत असताना गोकर्ण फार सुंदर उपदेश करतात देहे स्तिमांस रुधिरे अभिमतीम ते जाया सुता दिशु सदा ममतां विमुञ्च पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठम् वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठः मनुष्याच्या दुःखाचं कारण मी आणि माझं दुःखाला सुरुवात कधी झाली मनुष्याच्या ज्ञानोबारांनी फार गोड वर्णन केलं आहे ज्ञानोबाराय म्हणतात तेथ अज्ञान एक रूढे तेने कोहम विकल्पाचे मांडे मग विवरो निखिजे पुढे देहोहम ऐसे असंग निर्विकार नित्यशुद्ध मुक्त असलेला आत्मा त्या आत्मस्वरूपावर अज्ञानाने आवरण निर्माण झालं पहिल्यांदा मी कोण आहे कळालं नाही आणि मी कोण आहे कळालं नाही त्या अज्ञानातूनच भ्रांती निर्माण झाली की मी देह आहे आणि मी देह आहे असं म्हटलं की सगळी दुःखाची परंपरा निर्माण झाली तिथून पुढे सुरू झाली म्हणून बाबा या देहाचा विचार करा हा देह तुम्ही आहात का हा देह कोणाचा आहे देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळा धुराचे धन ने देह काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे तेथे मनुष्याचे अध्यास निर्माण होतो मी आहे मी देह आहे मग इंद्रियांचा अध्यास कधीकधी मी काना आहे मी मुका आहे मी बहिरा आहे त्यानंतर सूक्ष्म शरीराचा अध्यास मी सुखी आहे मी दुःखी आहे मी पुण्यवान आहे मी पापवान आहे ज्ञानोबरायांनी ही गोष्ट फार सुंदर रूपकाने सांगितली जे अहंकार तनुषी वालब पडले अहंकार आणि तनु यांचं लग्न लागलं म्हणजेच मी देह आहे असा अहंकार निर्माण झाला सगळ्यात पहिल्यांदा मग यातून झालं काय तेथ इच्छा हे कुमारी झाली पुढं ते कामाच्या तारुण्या आली तेथ द्वेषेशी मांडिली वराडेक तया दोहोस्तव जन्मला झाला तो मोह ऐसा झाला तो आजियाने वाढविला अहंकारी म्हणजे द्वेष मोह ही सगळी परंपरा निर्माण कारण व्हायला जर सगळ्यात सुरुवातीला काय असेल मी देह म्हणणं आहे आणि म्हणून ज्ञानोबाऱ्याने फार गोड लिहिलं आहे उद्धरे त्या श्लोकावरच्या टीकेमध्ये तैसा आपणची आपनया घात किजतू असे धनंजया चित्त देवोनिया नाथलिया देहाभिमाना मग उपाय काय हा विचारून अहंकार सांडीजे मग अस्थिच वस्तू होईजे तरी आपुली स्वस्ती सहजे आपण केली विचार करायचा आहे नेमका मी म्हणजे आहे कोण देह म्हणजे नेमका काय आहे देहे स्तिमांस रुधिरे अभिमतीम तेजत्व देह हा अन्नमय कोश आहे ज्यावेळेस बाहेर पीठ असतं गव्हाचं त्यावेळेस त्याला आपण मी म्हणतो का नाही त्याची चपाती तयार होते त्यावेळेस आपण त्याला मी म्हणतो का नाही ती चपाती मनुष्य खातो त्याचं शरीर बनतं त्याला मात्र आपण काय म्हणतो मी आहे बाहेर ही पंचमहाभूत आहेत यांना आपण कधी मी म्हणत नाही पृथ्वी मी तेज मी आप मी वायू मी आकाश मी म्हणतो का आपण कधी आकाश म्हणजे मी आहे नाही पण ही पंचमहाभूत एकत्र आली पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ लाविला सबळ ही पंचमहाभूत एकत्र आली हे शरीर निर्माण झालं याला मात्र मी म्हणायला लागला म्हणून देहे स्तिमांस रुधिरे अभिमतीम तेजत्व आणि मी देह आहे असं म्हटलं की मग माझ्या संबंधाने माझे तयार होतं पहिला मी तयार होतो आणि नंतर मग माझेपणा तयार होत असतो हे माझं आहे ते माझं आहे हा मला अनुकूल आहे हा मला प्रतिकूल आहे याच्यापासून मला सुख मिळतंय त्याच्यापासून मला दुःख मिळतंय मग सुखी दुःखी व्हायला लागतो म्हणून अहंता आणि ममता गेल्याशिवाय मनुष्याला खरं सुख प्राप्त होणार नाही म्हणून बाबा तुम्ही या देहाचा विचार करा ज्या या सुता सदा ममताम विमुंच पत्नी पुत्र यांच्या ठिकाणी असलेली तुमची फाजील आसक्ती सोडून द्या माझेपणा मनुष्याला रडवत असतो बरोबर डॉक्टर महाराज सांगत असतात हॉस्पिटलमध्ये नर्स असते आणि ती नर्स तिच्याकडे काम असतं रिपोर्ट लिहायचं म्हणजे प्रत्येक पेशंटचा रिपोर्ट ती लिहिते ते रिपोर्ट लिहित असताना हो आमच्या ताई नर्सच आहेत ताईंनी बरेच वर्ष ससून हॉस्पिटलला काम केलं रिपोर्ट लिहित असताना ती नर्स असं लिहित असते की या पेशंटनी त्याचा रिपोर्ट असा लिहित असते की अकरा वाजता या पेशंटचा ब्लड प्रेशर वाढला बारा वाजता मोठ्या मोठ्याने तो उचक्या द्यायला लागला तेरा एक वाजता हा जो पेशंट होता त्याला खूप ताप आला आणि दोन वाजता बरोबर त्याने एक उचकी दिली आणि पेशंट मेला असं एका पेनाने लिहिते आणि दुसऱ्या हाताने चहाच्या कपचा फुरका मारते कारण सगळ्या लोकांचं तिला लिहायचं असतं तिला अजिबात कसल्याही प्रकारचं दुःख होत नाही पण ती ज्यावेळेस खाली येऊन बसते आणि घरून फोन येतो तुमचा एकुलता एक मुलगा जो आहे तो मरण पावला आहे मग मात्र तिला काही सुधरत नाही मोठ्या मोठ्याने आरडायला सुरुवात करते ओरडायला सुरुवात करते इकडे अनेक पेशंट गेले काहीच वाटलं नाही इथे मात्र एक मुलगा मेला दुःख वाटतंय रडवतं रडवतंय काय मनुष्याला भाजीला आसक्ती रडवत असते ममताही रडवत असते आणि म्हणून जाया दिशु सदा ममताम विमुंच याच्यामध्ये असलेली भाजीला आसक्ती सोडून द्या परमपूज्य डोंगरेजी महाराज म्हणायचे प्रेम सर्वांच्यावर करा सेवा सबकी करो परंतु भाजीला आसक्ती मात्र कोणामध्ये ठेवू नका नाहीतर रडावं लागेल दुःख भोगावं लागेल तेव्हा याच्याकरता उपाय आहे की नाही तेव्हा गोकर्ण महाराज उपदेश करतात उपाय सांगतात पश्चा निशम जगदिदम क्षणभंगनिष्ठम मनुष्याला तोपर्यंत वैराग्य निर्माण होणार नाही जोपर्यंत हे संपूर्ण जगत जे आहे क्षणभंगूर आहे कळणार नाही ज्ञानोबाराय सांगतात वैराग्य मनुष्याला कधी निर्माण होतं यांनी दृष्टांत दिला आहे मिष्टान्न आहे मिष्टान्न आणि त्याच्यामध्ये विष टाकलं हे कळालं काय ओवी आहे विषे रांधिली रससोय जे जेवणारा ठावे होय ते ताटची सांडूनी जाय जयापरी आणि म्हणून हे विश्व कसं आहे हे जगत कसं आहे हे माणसाला कळावं लागलं कळावं लागतं म्हणून तर संसाराचं मिथ्यात्व समजून देण्याकरता साधू संत शास्त्र प्रयत्न करतात पश्यानिशम जगदिदम क्षणभंगनिष्ठम याच्याकरता वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठ उपाय सांगितले एकतर विवेक तैसे संसारा या समजता जे जे अनित्यता ते वैराग्य दवडता पाठी लागे आणि त्याचबरोबर मनुष्याच्या जीवनामध्ये भगवत भक्ती पाहिजे भक्ती करायला लागला मनुष्य भगवंताचं चिंतन करायला लागला आपोआप त्याला जगाचा विसर पडत असतो आणि म्हणून तुम्ही काय करा हे संपूर्ण जगत आहे क्षणभंगूर आहे असा विचार करा वैराग्य धारण करा भगवंताची भक्ती करा कशी करायची धर्मम भजस्व सततम तेज लोक धर्मान सेवस्व साधु पुरुषान काम तृष्णान अन्यश्च मुक्त्वा सेवा कथा रसमोहो नितरां पिबत्वं ह्याच्याकरता उपाय आहे आपल्या वाट्याला आलेलं कर्म ईश्वराची पूजा म्हणून करा धर्मम भजस्व सततम त्यज लोक धर्मान सेव साधू पुरुषान सत्संगती करा संतांच्या सहवासामध्ये राहा जही काम तृष्णाम काम म्हणजे इच्छा तृष्णा आवरा परमार्थ करा भगवंताचं नामस्मरण चिंतन भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन सतत करा आणि हे करत असताना एक पथ्य सांभाळा अन्यश्य दोष गुणचिंतना माशु मुक्तवा दुसऱ्याचे गुणदोष मात्र पाहू नका परमार्थ करत असताना परमार्थ करावा परमार्थ करणं म्हणजे औषध घेणं आहे आणि गुणदोष न पाहणं म्हणजे पथ्य सांभाळणं काही वेळेला औषध नाही घेतलं तरी चालेल पण माणसाने पथ्य सांभाळलं पाहिजे बऱ्याच वेळेला लोक औषध भरपूर घेतात पण पथ्य न सांभाळतात सांभाळल्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये खरं सुख त्याला प्राप्त होत नाही परमार्थ फलद्रूप होत नाही तेव्हा परमार्थामध्ये सर्वात महत्त्वाचं पथ्य दुसऱ्याचे गुणदोष न पाहणं अनेकांचे कानी अनिकांचे कानी अनिकांचे कानी अनिकांचे कानी अनिकांचे कानी अनिकांचे कानी अनिकांचे कानी अनिकांचे कानी Russia! श्री तुकोबराय आपल्याला उपदेश करतात सुखप्राप्तीचं देवप्राप्तीचं सुलभ साधन महाराजांनी सांगितलंय एकापेक्षा एक सुलभ साधन सांगितलंय महाराज म्हणतात भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय अहो महाराज पण आम्हाला हे जमणार नाही पुढचं काही चरण आहे मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझं व्हावा हे देव हे सुद्धा आम्हाला जमणार नाही महाराज म्हणतात वेची ते वचन जेने राहे समाधान हेही आम्हाला जमणार नाही महाराज म्हणतात सर्वात महत्त्वाचं सांगतो अनिकांचे कानी गुणदोष मना नानी ज्यावेळेस आपण दुसऱ्यांचे गुण पाहतो त्यावेळेस ती व्यक्ती आपल्या मनामध्ये येत असते कोणी असू द्या ती व्यक्तीच आहे ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीचे दोष पाहत असतो तेवढ्या पुरतं का होईना त्या व्यक्तीचं आपल्याला चिंतन करावं लागतं स्वामींनी फार गोष्ट सुंदर लिहिली एका गावामध्ये एक मनुष्य काहीतरी चुकला सगळ्या गावातले लोक त्याच्या पाठीमागे लागले याला गावातून बाहेर काढा याला गावातून बाहेर काढा एक सज्जन मनुष्य सुद्धा त्या सत्याग्रहामध्ये सामील झाला एक साधू चालले होते ते म्हटले अरे वा हा गावातून बाहेर जाईल तेव्हा जाईल पण पहिल्यांदा तू त्याला तुझ्या मनातून बाहेर काढ कारण अशा दुष्ट मनुष्याला तू मनामध्ये घेऊन बसलेला आहेस त्याचंच चिंतन करतोय अरे ज्या मनाने भगवंताचं चिंतन करायचं त्या मनामध्ये विनाकारण दुर्जनाचं तू चिंतन करू लागला म्हणजे दुसऱ्याचं दोष पाहणं म्हणजे आपल्या मनामध्ये त्याला स्थान देणं आहे म्हणून अनिकांचे कानी गुण दोष मना नानी गुण ऐकल्यानंतर गुण वर्णन केल्यानंतर त्या व्यक्तीविषयी आपल्याला फाजील आसक्ती निर्माण होऊ शकते दोष हा द्वेष निर्माण करतो आणि गुण हे आसक्ती निर्माण करतात आणि आसक्ती आणि द्वेष आसक्ती ही मित्र निर्माण करते द्वेष हा शत्रू निर्माण करतो आणि ह्यालाच सुखदुःख त्या ठिकाणी याच्यापासूनच सुखदुःखाची सगळी परंपरा निर्माण होत असते आणि म्हणून ज्याला परमार्थ करायचा असेल एकादश स्कंदामध्ये भगवान परमात्म्याने फार सुंदर वर्णन केले गुण दोषो दृशिर दोषा गुणस्तो वर्जिता भगवान परमात्मा म्हणतात गुण दोष हे दोषच आहेत मग गुण काय गुणच तू उभय वर्जिता गोपाल कृष्ण भगवान की जय गुणस्तू उभय वर्जिता म्हणजे गुण दोषाने रहित होणं हा खरा गुण आहे लक्षात आलं का भगवान परमात्मा म्हणतात गुण दोषो दृशीर दोष हा गुणस्तू वर्जिता म्हणजे दोष जसा दोष आहे तसा गुणसुद्धा दोषच आहे कारण परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी गुणही नाही आणि दोषही नाही आणि म्हणून परमार्थामध्ये सर्वात महत्त्वाचं पथ्य जर कोणतं असेल तर हे सांगितलं अशा प्रकारे अन्यश दोष मुक्त्वा सेवा कथा हो नितराम पिबत्व भगवंताच्या कथा भगवंताच्या स्वरूपाची चर्चा त्याचं तुम्ही नेहमी चिंतन करा बाबा आपोआप तुमच्या अंतकरणामध्ये असलेले हे दोष निघून जातील भगवत स्वरूपाची तुम्हाला प्राप्ती होईल असा गोकर्णाने आपल्या पित्याला उपदेश केल्यानंतर आता मात्र हा उपदेश पटला आणि गोकर्णाने आपल्या पित्याला उपदेश केल्यानंतर आत्मदेव ब्राह्मणाने आपल्या घरादाराचा त्याग केला वनामध्ये हातमदेव निघून गेला आणि दशमस्कंदाचं त्याने चिंतन केलं भगवंताचं नामस्मरण चिंतन करत करत हातमदेव मुक्त झाला म्हणून दोन मिनिट आपण भगवंताचं नामस्मरण करू आणि पुढचा भाग पाहू गोपाल कृष्ण भगवान की जय माधवा मुकुंदा रामा गोविंदा